श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग पंचेचाळीस <coughs> श्री वसिष्ठ म्हणाले हे रामा याविषयी मी एक तुला रम्य विस्मयकारक अपूर्व कथा संक्षेपाने सांगतो ती ऐक एक मोठे बिलोफळ आहे ते सहस्रावधी योजने विस्तीर्ण विमल व्यक्त व अनेक युगांनीही जीर्ण न होणारे आहे ते अविनाशी रसाचा आधार आहे अमृताहून अधिक मधुर त्याचे सार आहे ते जरी फार जुने असले तरी बालचंद्राच्या किंवा कोमल पल्लवाच्या प्रमाणे ते मृदू असल्यामुळे ते फार सुंदर आहे ते या सर्व लोकांच्या मध्ये असलेल्या प्रमाणे आधारभूत आहे मंदर पर्वताप्रमाणे दृढ आहे महाकल्पाच्या अंती सुटलेल्या वावटळीच्या वेगानेही ते ढळविले जात नाही असंख्य कोटी योजने विस्तीर्ण असलेले ते अमर्याद असून जगाच्या स्थितीचे विधारण व नियमन करणारे ते आद्य मूळ आहे पर्वताच्या खाली राईच्या कणांसारखी धूळ जशी उडत असते त्याप्रमाणे या बिल्वफळाच्या जवळून ब्रह्मांडांचे ओघ सतत वाहत असतात राघवा मधुरादी सहा रसातील कोणताही रस अथवा सहा इंद्रियांनी भोग्य असलेला जो ब्रह्मलोकात सुखाचा लेश त्या बिल्वफळाच्या थवथवलेल्या रसाच्या गोड चमत्कृतीचे अतिक्रमण करू शकत नाही ते फळ इतर फळांप्रमाणे परिपक्व जरी असले तरी खाली पडत नाही ते नेहमी परिपक्व जरी असले तरी जरेची बाधा पावत नाही म्हणजे जीर्ण होत नाही ब्रह्मा विष्णू इंद्र रुद्र इत्यादी दीर्घायू देव ही त्याची उत्पत्ती मूळ किंवा देठ जाणत नाहीत ज्याचा अंकुर व वृक्ष कोणी पाहिलेला नाही व ज्याच्या पुष्पाची आकृती कोणाच्या दृष्टीला पडलेली नाही अशा या मोठ्या आकृतीला फळाला मूळ नाही आधार नाही एक पिंड घनाकार व अतिविस्तृत विस्तृत जे स्थौल्य त्याने शोभणाऱ्या त्या फळाची उत्पत्ती विकार इत्यादी परिणाम दिसत नाहीत सर्व पुरुषार्थामध्ये श्रेष्ठ असलेल्या फार मोठ्या फळाची मज्जा दिसत नाही व आठली दिसत नाही शिळेच्या अंतप्रदेशाप्रमाणे घन विस्तीर्ण निर्विकार व निरंजन असा त्याचा मध्यभाग आहे अमृताचा स्त्राव करणाऱ्या चंद्रबिंबाप्रमाणे आत्मज्ञानाने अमृताप्रमाणे गोड निरतिशय आनंदरसाचा ते स्त्राव करते ते सर्व सौख्यांचा कोश आहे ते शीतल प्रकाश करणारे आहे ते शैलासारखे अमृताच्या पिंडासारखे मनुष्यानंदापासून गर्भाच्या आनंदापर्यंत जी कर्मफलाची स्थिती तिचे सार आहे ही जी स्वात्म चमत्कृती ते या हिरण्यगर्भाच्या आनंदाच्या फलाहूनही परम जे अव्यक्त त्याचेही सार आहे त्रिविध परिच्छेद शून्य स्वभावाने रक्षिलेला व नित्य अनन्य असा आत्माच त्या श्री फलत्वास प्राप्त झाला आहे त्या स्वात्म चमत्कृतीने आपल्यामध्ये परम प्रयोजनतेला प्राप्त झालेले चिदेक रस मज्जारूप परमार्थिक स्वाकार वैचित्र्य न सोडताच हे भेदाधिक स्वतः उत्पन्न करून त्याची भावना केली आहे ती स्वात्मचमत्कृती सूक्ष्म असली तरी अतिबाला आहे ही मी आहे अशा कल्पनेने असंभवनीय असलेलाही भेदमळ तिने उत्पन्न केला आहे मी या कल्पनेच्या उदयानंतर लागलीच ती आकाश त्याचा गुण शब्द इत्यादी अंगाने परिपूर्ण अशा व्यक्ती समष्टी शरीर रूप परमाणूंनी ती परवेष्टीत होते अशा अनुक्रमानेच संविद्रूप आत्मचमत्कृती व्यवहार सामर्थ्यास प्राप्त होते पण ती आपल्या स्वाभाविक स्वरूपाचा त्याग न करताच अशी शक्तिरूप झाली आहे त्यानंतर अशा त्या चंचलरूप संविध शक्तीनेच आपल्या स्वाभाविक समरूपात अशी ही जगदाकार दृष्टी पसरली आहे हेच अनंत आकाश आहे हाच अंशात भ्रम आहे राग हीच कालमयी कला आहे हाच संकल्प आहे रागद्वेष स्थिती आहे हीच ग्राह्य व त्याज्य बुद्धी आहे ही आत्मचमत्कृतीच तत्वा तूपणा मत्ता मीपणा व तत्ता तेपणा होऊन राहिली आहे हा ऊर्ध्व असलेला ब्रह्मांड घऊ ही आत्मा आहे तो स्वतः ऊर्ध्व आहे असे जरी वाटले तरी आत्मदृष्ट्या अधच आहे आत्माच पुढे आहे तोच मागे आहे तोच बाजूला आहे व तोच फार दूर आहे हेच भूत वर्तमान व भविष्यतही आहे हेच असंख्य कल्पनारूपी कमलांनी भरलेले सरोवर आहे म्हणजे यातच सर्व जीव अंतर्भूत होतात यातच अनंत ब्रह्मांड मंडपातील निरनिराळे लोक हे जीवाचे क्रीडा मंडप राहतात ही हरीच्या हृदय कमलाची कर्णिका आहे ती अनंत रचना रहस्यांनी सर्व बाजूनी पल्लवित झालेली आहे ती अनेक लोकरूप कमलाक्ष माळ कमलाक्षांची माळ आहे हिचा मध्यभाग सर्वत व्यापलेल्या महारुद्र भरलेला आहे ही आकाशाची पदवी आहे ही हरीची हृत्कमल कर्णिका विषय लंपट स्वर्गवासी जीवांना पुण्य क्षीण होताच अधोलोकी घालवणारी आहे त्यांना खाली पाडणे या निमित्ताने ती आपला प्रभाव दाखवित असते ही या उत्तर दिशेत मेरूत आहे जगदरूपी कमलाची कर्णिका आहे जिच्यातील चंद्राख्य अमृतरूप मकरंदाप्रमाणे अमृतरूप भ्रमर लंपट झालेले आहे रजोगुणांचे कार्य असे रागद्वेषाधिक व दुःख ही ज्यांची मुळे आहेत असा हा जगदरूपी अनादि वृक्ष त्याची ही स्वर्गश्री रूप पुष्पमंजरी आहे तिचा सुगंध अतिशय उत्कृष्ट आहे नक्षत्रे हेच तिचे किंजलक आहे ती ब्रह्मसागराच्या तटावर स्थित आहे तिचा वर पार लागत नाही तिचा शेवट कोठे झाला तेही कळत नाही आकाशावर कमलिनी हीच आहे कर्मे हीच तिच्यातील सर्व बाजूला असलेले नक्र आहे मास व ऋतू यांची पंक्ती हीच त्यातील तरंग आहेत प्रजोत्पत्ती करणे याच कार्यात निमग्न असलेली भूत परंपरा यात आहे ती कालनलिनी प्राण्याच्या आयुप्रमाणे सर्वत्र पसरलेली आहे क्षणापासून कल्पापर्यंत काळ परिणाम हाच तिचा पल्लव आहे अग्नी सूर्य चंद्र या तेजांनी ती केसरयुक्त झाली आहे काल व आकाश हेच तिची कमले आहेत जन्मादी भाव विकारांनी संपन्न अशी या जरा व मरण या विसूचिका आहेत विद्या व अविद्या यांच्या विलासानी संपन्न अशा या शास्त्रार्थ दृष्टी आहेत त्या बिल्वफलाची ही अशा प्रकारची आत्मचित आत्मछिच्छमत कृती आहे अशा प्रकाराने तिने व्यष्टी समष्टी संकल्पाच्या आतच आपली संस्थिती केली आहे पण वस्तुत ती शांत स्वस्थ सर्व पीडा रहित सौम्य सर्व भावनांनी रहित आहे भ्रामक कर्तृत्वालाही वारंवार अकर्तृत्व बनवीत ही राहिली आहे ही वस्तुत एकच आहे तथापि ही नाना असल्यासारखी भासते पण ही एकरूपही नाही कारण तिला एक म्हटल्यास द्वैताची कल्पना होते व नानाही नाही खरोखर तीच एकत्व आहे व तीच एक आहे ती अबाधित रूपाने स्थित आहे सर्व द्वैत विकल्पांच्या शांतीने ती सम एकरूप आहे ती सर्वात्मिका व अतिशय मोठी आहे सारांश चितरूप शक्तीचेच हे असे बिल्वफर रूपाने मी वर्णन केले आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे शहा सर्ग श्रीराम